जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ तुला पाया लो कशा पाया काहुनी पसारा पुण्यात दिशेला हा चालला प्रवास भेटेल लगा कोण्या ठाई थारा उमग काही देवा डोई तुझ्या पायी देवा छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जहाँ मनाच्या पायी राहिलो कोरडा रिकामाच घडा जन्मभरी आज ध्यान येता हव्यासाची बेडी आनिक बेगडी सुखे सारी उमगना काही देवा तोई तुझ्या पायी देवा उमगना काही देवा तोई तुझ्या पायी देवा काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी किती तुझी तुझी दावी वाटगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी किती तुझी तुझी दावी वाटगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी लेरान, रान खुळ्या पाखरान मोहापायी आता लागुनिया आभाळाची आस प्राण कसा विस त्याचा होई लई झाला कोंड मारा तरी तुटना पिंजरा लई झाला कोंड तरी तुटना पिंजरा तुझा हाती खेल सारा तुझी देनिवारा विठला पांडुरंगा विठला पांडुरंगा अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा विठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण